सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे चर्चासत्र ग्रीस देशातील आर्थिक अरिष्ट आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम वक्ते आहेत संजीव चांदोरकर संजीव चांदोरकर हे टी आय एस एस मध्ये प्राध्यापक आहेत तसेच ते जागतिक अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आहेत याच विषयावर ते लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्रातून नियमितपणे सदर लेखन करीत असतात ऐका तर ग्रीस देशातील आर्थिक अरिष्ट आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम जे आताच संकट आहे ते मला असं वाटतं की संपूर्ण जगामध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून म्हणजे ऐंशीच्या दशकात ज्या काही प्रक्रिया चालू झालेल्या आहेत त्याच्यामधलं जे एक जे व्यवच्छेदक लक्षण आहे जे मेजर कॅरेक्टरिस्टिक पुढे येते जागतिकीकरणाची की त्याची अरिष्ट प्रवणता ज्याला म्हणता येते क्रायसिस प्रोननेस सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे विशेषतः इकॉनॉमिक आणि फायनान्शियल सेक्टरमधली जी क्रायसिस आहेत तर गेल्या आपण पंचवीस एक वर्षाचा ॲक्च्युअली मॅप जरी काढायचा प्रयत्न केला तरी सातत्याने दर दोन पाच आठ दहा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये वेगवेगळी संकट जागतिक अर्थव्यवस्थेवरती आलेली आहेत माझा सांगायचा मुद्दा जो मी पहिल्यांदाच ज्याच्यावरती भर देऊ इच्छितो ग्रीस ह्या देशामध्ये आलेल्या आर्थिक संकटाकडे सुट्या पद्धतीने न बघता त्याला एका वैश्विक कॅनव्हासवरतीच बघितलं तरच आपल्याला त्याची एक अंतर्दृष्टी मिळू शकणार आहे कारण एक नक्कीच आहे की ही काय कुठल्या एखाद्या आयसोलेशनमध्ये घराला लागलेली आग नाही आहे की आय एम एफ आणि अमुक ठिकाणून येणारे बंब येतील ती विजवतील कदाचित दुसरं घर बांधलं जाईल लोक त्याच्यात राहायला जातील असं काही ते नाही आहे त्यामुळे ह्या पद्धतीची क्रायसिस ह्या पद्धतीचे संकट ही भविष्यकाळात देखील यायची शक्यता दाट आहे म्हणजे मी किंवा या पद्धतीची कॉमेंट्री करणारे काही भविष्य भविष्यवेत्ते नाहीत म्हणजे मी ते पोपटवाला भविष्य अशा पद्धतीने काही बोलत नाही परंतु संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचे जे स्ट्रक्चरल इश्यूज आहेत जे स्ट्रक्चरल इश्यूज आहेत आणि इतिहास त्याला साक्षी आहे की हे परत परत येणार आहे त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की लक्षात ठेवूया आपण थोडक्यात माहिती घ्यायची झाली ग्रीसची तर ग्रीस हा ग्रीसचं आत्ताचं जे क्रायसिस आहे त्याचा संबंध ग्रीस हा देश ज्याला युरोपियन युनियन आणि युरो झोन म्हणजे युरोपमध्ये एक सामायिक बाजारपेठ तयार झाली ऐंशीच्या सुरुवातीला याची सगळी प्रक्रिया सुरुवात झाली होती आणि एक वीस वर्षापूर्वी मॅस्ट्रीच ट्रिटी मॅस्ट्रीच एक गाव आहे युरोपमधलं शहर आहे तिथे करार मदार झाला त्याच्यामध्ये युरो झोन असा त्याच्यातलाच एक सबसेट युरोपियन युनियनमध्ये एक अठ्ठावीस देश आहेत युरोपमधले आणि युरोपियन युरो झोनमध्ये हे अधिक घट्ट विणलेले आर्थिक आणि वित्तीय क्षेत्र असे एकोणीस देश आहेत युरो मध्ये त्याच्यातला महत्वाचा भाग असा की ह्या एकोणीस देशांचं जणू काही म्हणजे भारतात जशी सव्वीस किंवा तीस राज्य आहेत तसं एकोणीस राज्य असलेला एक युनिफाईड इकॉनॉमिक झोन जरी त्यांचे राजकीय आणि सांस्कृतिक आयडेंटिटी जरी वेगवेगळ्या असल्या तरी अर्थव्यवस्था म्हणून एक एकजिन्सी एकोणीस राज्यांचा एक राष्ट्र अशी ती संकल्पना पुढे आणली गेली त्याच्यातले महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या की त्या करारानुसार प्रत्येक देशाने आपल्या देशामधली चलनवाढ ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो एका विशिष्ट पातळीच्या बाहेर जाऊ न देणं ज्याला आपण वित्तीय तूट म्हणतो किंवा बजेटरी डेफिसिट म्हणतो ती एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर जाऊ न देणं संपूर्ण एकोणीस देशांचा समूह हा एक सीमारहित ज्याला बॉर्डरलेस असं म्हणता येईल म्हणजे कुठलंही राज्य कुठलंही राष्ट्र कुठल्याही प्रकारे कस्टम्स किंवा निर्यात शुल्क त्याच्यावर लावणार नाही आणि गुड्स आणि सर्व्हिसेस माल आणि सेवांची संपूर्ण आदानप्रदान जे आहे ते अतिशय सीमारहित पद्धतीने संपूर्ण देशांमध्ये होईल अशी ती एक संकल्पना होती त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की युरो हे एक नवीन चलन वापरात आणलं गेलं आणि ह्या एकोणीस देशांमधली जी काही स्वतःची म्हणून जी काही चलनं होती ती फक्त काही त्यांचा लिमिटेड वापर ठेवला गेला परंतु संपूर्ण जी ट्रान्झॅक्शन्स त्यांच्यामध्ये झालेली ही युरो ह्या नवीन नवीन चलन आणलं गेलं वापरामध्ये त्याच्यामध्ये त्यामुळे हे चार पाच जे महत्त्वाची कलमं होती मॅस्ट्रिक मध्ये त्याचा संबंध ग्रीसमध्ये आता जे काही घडत आहे त्याच्याशी कुठेतरी जाऊन भिडतो युरोझोनचा जर हे घेतला आपण त्याची जर पार्श्वभूमी बघितली तर आपण आपल्या टर्मिनॉलॉजीमध्ये जागतिक भांडवलशाही असा एक जिन्सी अशी जरी टर्म वापरत असलो तरी ती काही एक जिन्सी त्या पद्धतीची नाही त्यांच्यामध्ये देखील प्रचंड ताणतणाव आणि मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा अशी सातत्याने चालू असते त्याच्यामुळे ज्यावेळी अर्ली सेवन्टीजमध्ये सत्तरीच्या पहिल्या ह्याच्यामध्ये सन्नी ज्याला आंतरराष्ट्रीय संपूर्ण परदेशी चलनाचे व्यवहार ज्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणता येतील की प्रत्येक चलन हे त्या त्या राष्ट्राकडे असलेल्या सोन्याच्या साठाशी कुठेतरी ते निगडीत केलेलं होतं त्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतात आणि अमेरिकेने पुढाकार घेऊन अमेरिका त्याचा कस्टोडियन होता या सगळ्या अरेंजमेंटचा ज्याला ब्रिटन वूड कॉन्फरन्स म्हटलं जातं वगैरे वगैरे दुसऱ्या महायुद्धानंतर तर ती संपूर्ण रचना जी होती ज्याच्यावरती आधारित आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही व्यवहार व्हायचे माल आणि सेवांची जी काही देवाणघेवाण व्हायची ज्याच्यामध्ये अपरिहार्यपणे दोन राष्ट्रांमध्ये ज्यावेळेस व्यवहार होतात त्यावेळेस भारताचा रुपया आणि अमेरिकेचा डॉलर याचा विनिमय दर काय असेल हा सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो आणि तो विनिमय दर गोल्ड स्टँडर्ड नी ठरवायचा असं एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती जवळजवळ तीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष ती अरेंजमेंट चालू होती एका कॉन्सेन्सच्या पद्धतीनुसार आणि ती बहात्तर त्र्याहत्तरमध्ये मोडकळीला आली ओपेक या राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणावरती तेलाचे दर वाढवले आणि सगळ्याच अर्थाने ज्याला जागतिक अर्थव्यवस्था तीस वर्ष एका सहमतीने जी चालवली होती ती सगळी योजना जवळजवळ कोलमडली आणि त्यावेळेस युरोपमधल्या राष्ट्रांना असं वाटलं होतं की ह्याचा ह्या मोडकळीस आलेल्या जे काही सहमती नामा जो होता त्याचा जास्तीत जास्त फायदा अमेरिका उठवेल आणि आपल्या असलेल्या अंतर्गत ज्या काही बाजारपेठा आहेत विशेषतः जर्मनी आणि फ्रान्स त्याचं नेतृत्व करत होते त्याच्यावरती कुठेतरी आच येईल आणि अशा भीतीपोटी किंवा अशा असुरक्षिततेपोटी जर्मनी आणि फ्रान्सच्या पुढाकाराने युरोपियन राष्ट्रांचा हा समूह बनला गेला युरोपियन युनियन किंवा युरो झोन याची बॅकग्राऊंड जागतिक पातळीवरती असलेली एक सहमतीपूर्वक जी काही अरेंजमेंट होती ती कोलमडणं आणि त्या कोलमडीतून अमेरिका अधिक अधिक बुलडोझर पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा काबीज करेल आणि युरोपातल्या इकॉनॉमीना कुठेतरी कोपऱ्यात ढकले अशा पद्धतीच्या असुरक्षिततेच्या भावनातून हे मॉडेल पुढे आलं आता ह्याच्यातल्या ज्या काय कोचा होत्या किंवा ह्याच्यातल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या अशा होत्या की ह्याच्यामध्ये म्हणजे ज्याला राजकीय प्रभुसत्ता म्हणता येईल किंवा सॉवेरनिटी ज्याला म्हणतो ती आपण थोडक्यात आता बाजूला ठेवूया किंवा ग्रीसच्या रेफरंडमनी तो मुद्दा खूप पुढे चर्चेला जातोय की एका राष्ट्राची सॉवर्निटी वर्सेस आंतरराष्ट्रीय कॅपिटल मला असं वाटतं की आर्थिक सॉवरनिटी देखील ह्या युरो झोनमुळे सगळ्या राष्ट्रांची जी काय आर्थिक सॉवरनिटी होती माझ्या रुपयाचा विनिमय दर किती ठेवायचा किंवा माझं बजेट मी कसं बनवायचं किंवा माझ्या देशातल्या एम्प्लॉयमेंटचं स्वरूप कसं काय असेल या पद्धतीने प्रत्येक राष्ट्राला किंवा राष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना बजेट बनवायचं अर्थसंकल्प बनवायचं किंवा अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन करण्याचं जे एक स्वातंत्र्य असतं ज्याला मी आर्थिक सॉवरनिटी असं म्हणू इच्छितो ही देखील ह्या सगळ्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोलमडली गेली आणि त्याच्यामुळे संपूर्ण जी युरोझोन मधली जी वीक राष्ट्र होती ग्रीस हे कमकुवत राष्ट्रांमध्ये मोडत म्हणजे एकोणीस राष्ट्र सगळीच्या सगळी अनेक पद्धतीने म्हणजे त्यांच्या राष्ट्रांमध्ये झालेल्या तंत्रज्ञानाचा विकास किंवा त्या राष्ट्रांमध्ये असलेली नैसर्गिक साधन सामुग्री किंवा त्या राष्ट्रांमध्ये असलेले डेमोग्राफिक पॅटर्न म्हणजे म्हातारे लोक किती आहेत तरुण लोक किती आहेत अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारे ज्याला एक जिन्सी अशा अर्थव्यवस्था नव्हत्या अतिशय हेट्रोजिनस अशा अर्थव्यवस्था ह्या एकोणीस राष्ट्रांच्या होत्या आणि त्या सगळ्यांची मुळी बांधली हेट्रोजिनियस किंवा विसंगत असलेल्या त्यांचे जे काय हे होते त्यांची एकत्र मोळी बांधली गेली परंतु आपापल्या अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य मात्र त्यांच्याकडून हिरावून गेलं हा मला असं वाटतं की सगळ्यात मुळातला जो भाग आहे तो आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की वीक राष्ट्रांकडे जसं मी म्हणालो ग्रीस एक कमकुवत राष्ट्र होतं त्याच्यातले म्हणजे आता जे सिरीजाचं सरकार आलेलं आहे त्याच्या आधीच्या राज्यकर्त्यांना अनेक प्रकारे असं म्हटलं जात आहे की त्यांना त्याचं व्यवस्थापन करता आलं नाही ते तिथली इकॉनॉमी ही टुरिझम सेंट्रिक अशी होती म्हणजे एखादी अर्थव्यवस्थेमध्ये agriculture sector industry sector services sector याचं जर संतुलन चांगलं असेल तर ज्यावेळी काही शॉक येतो ज्यावेळी काही इकॉनॉमिक क्रायसिस तयार होतो त्यावेळी त्या अरिष्टाला सहन करण्याची ताकद त्या अर्थव्यवस्थेमध्ये असते ज्यावेळी अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे जे काही घटक असतात वेगवेगळे सेक्टर्स असतात ते जर संतुलित असतील तर त्यांच्या त्या अर्थव्यवस्थेमध्ये ते शॉक सॉर्ट करायची ताकद जास्त असते ग्रीक मधली अर्थव्यवस्था तशा पद्धतीची ज्याला ब्रॉडबेस अशी म्हणता येईल अशी नव्हती आणि आधीच्या सरकारांनी ज्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं त्या पद्धतीने आपलं करप्शन होतं असं म्हटलं जातं ज्या पद्धतीने तिथल्या बँका चालवल्या गेल्या अशा अनेक कारणांमुळे ग्रीसला सातत्याने बाहेरून मदत हवी लागली आणि ती मदत European commission European central bank आणि आय एम एफ आणि प्रायव्हेट बँका अशा अनेक वेगवेगळ्या ज्याला आपण धनको म्हणतो ज्यांना आपण लेंडर म्हणतो त्या लेंडर्स कडून मोठ्या प्रमाणावरती गेले दहा बारा पंधरा वर्ष ग्रीकला अशा पद्धतीचं अर्थसहाय्य वेळोवेळी देण्यात आलं आणि ज्यावेळी हे सहाय्य दिलं जातं जे कर्ज रूपाने असतं ते कर्ज रूपाने सहाय्य देताना त्याची जी काही परतफेड करायची असते ती परतफेड जर केली नाही तर परत लेंडर ज्यावेळी दुसऱ्या वेळी तुम्ही त्याच्या त्यांच्याकडे जाता आणि परत काही याचना करता कर्जा त्यावेळी ते फक्त कर्ज आणि ऋणको आणि धनको अशातला तो कमर्शियल व्यवहार राहत नाही तर धनको वेगवेगळ्या याला राजकीय अटी म्हणता अशा पद्धतीच्या अटी घालायला सुरुवात करतो आणि हा परत इतिहास आहे म्हणजे सत्तरीच्या दशकांपासून वर्ल्ड बँक आणि आय एम एफ ज्या पद्धतीने त्यांनी आपला राजकीय अजेंडा राबवला म्हणजे खरं तर धनको आणि रुणको मधले कमर्शियल संदर्भ हे फक्त मी तुला किती पैसे देतो मी किती व्याज लावतो आणि तू मला किती ते कसं आणि कधी परत करणार एवढ्यापुरते सीमित असले पाहिजे मी माझं घर कसं चालवतो की मी माझ्या घरामध्ये टीव्ही घेणार की माझ्या बायकोला साडी घेणार याच्यावरती धनकोनी अटी लादल्या नाही पाहिजेत असं कमर्शियल रिलेशनशिप मध्ये अध्यारूत असतं परंतु वर्ल्ड बँक आणि आय एम एफ या आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावरती ज्याला ग्लोबल कॅपिटलिझम म्हणतात त्यांच्या फ्रंट ऑर्गनायझेशन राहिलेल्या आहेत त्यामुळे त्या फक्त धनको आणि ऋणको अशा पद्धतीचा त्यांचा व्यवहार न राहता बऱ्याच वेळा असं झालेलं आहे त्याला लॅटिन अमेरिकेतली अनेक राष्ट्र त्याला साक्षी आहेत की त्याच्या पॅकेजमध्ये त्यांनी दिलेल्या कर्जाच्या पॅकेजमध्ये मोठ्या प्रमाणावरती तुम्ही सरकारी क्षेत्राचं खासगीकरण करा किंवा तुम्ही बजेट डेफिसिट अमुक पद्धतीने ठेवा किंवा तुम्ही सोशल सेक्टर मधून पाय काढून घ्या म्हणजे आरोग्य क्षेत्र असतील शिक्षण क्षेत्र असतील पायाभूत सुविधा असतील तर ह्या सगळ्याचा त्यांचा जो अजेंडा होता हा फक्त कमर्शियल नव्हता फक्त वित्तीय नव्हता तर त्यांना संपूर्ण जागतिक भांडवलाला एक डाऊनवर करणं अशा पद्धतीचा त्यांचा एक मॅन्डेट सातत्याने राहिलेला आहे आणि युरोपियन सेंट्रल बँक असू दे एडीबी असू दे एशियन डेव्हलपमेंट बँक असू दे किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांमधल्या ज्या काही डोनर एजन्सीज आहेत त्या सगळ्यांचा ते फक्त धनको आणि ऋणको अशी फक्त प्युअर त्यांची रिलेशनशिप नाही तर एक त्याला राजकीय अजेंड्याचं सतत स्वरूप राहिलेलं आहे ही एक बॅकग्राऊंड मला असं वाटतं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि हे जे काय करत आहेत आय एम एफ आणि बी ह्याच्यात ज्याला फिस्कल फंडामेंटलिझम असं त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये की राजकोषीय मूलतत्ववाद म्हणजे बजेट डेफिसिट अमुक अमुच राहायला पाहिजे मग तुमच्या अर्थव्यवस्थेचं काही हो अशा पद्धतीच्या कंडिशन्स ह्या सातत्याने घातल्या गेल्या आणि मी जसं मगाशी म्हणालो की प्रत्येक अर्थव्यवस्थेचं स्वतःची काही कंपल्शन असू शकतात कारण तिथल्या लोकसंख्येचे वेगवेगळे प्रश्न असू शकतात काही ठिकाणी आतारी होत राहणारी लोकसंख्या जास्त असू शकते काही ठिकाणी नैसर्गिक नैसर्गिक साधनसामुग्री जास्त असू शकते वगैरे वगैरे हा जो आय एम एफ एडीबी आणि ईसीबीचा e जो फिनॉमिना आहे त्याला एक नवीन डायमेन्शन गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षामध्ये तयार झालेला आहे आणि ते आहे त्याला म्हणतात फायनान्शियलायझेशन ऑफ इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्थांचं वित्तीयकरण अर्थव्यवस्था ह्या जास्तीत जास्त वित्तीय क्षेत्राच्या अधिपत्याखाली जायला लागलेल्या म्हणजे वित्तीय क्षेत्राचे हितसंबंध सांभाळणं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे अनेक घटकांचे स्टेक लागलेले असतात शेतकी क्षेत्राचे लागलेले असतात ग्राहकांचे लागलेले असतात कॉर्पोरेट क्षेत्राचे लागलेले असतात सरकारी क्षेत्राचे लागलेले असतात या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन वित्तीय क्षेत्राचे हितसंबंधांना सर्वाधिक प्राधान्य देणं आणि वित्तीय क्षेत्राला अनुरूप काय असू शकतं अशा पद्धतीने सर्व आर्थिक धोरण राबवणं हा त्याचा एक महत्वाचा अजेंडा राहिलेला आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जसं मी म्हणालो की वित्तीयकरणाचं युग फायनान्स कॅपिटलचं युग हा त्या एक वर्णन केलं जातं आणि त्याची परत मुळं आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तयार झालेल्या एका प्रकारच्या कुंठितावस्थेमध्ये सापडता येतात किंवा शोधता येतात वित्त हे कसं तयार होतं तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्या प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी असतात ज्याच्यातून एक प्रकारचा सरप्लस एक प्रकारचा वाढावा तयार होतो आणि तो वाढावा तयार झाल्यानंतर भविष्यामध्ये तो परत एकदा इतर प्रकारच्या उत्पादक मध्ये गुंतवला जातो आणि ती गुंतवणूक झाल्यानंतर उत्पादन क्षमता वाढतात त्या उत्पादन क्षमतेमधून परत अधिक माल आणि सेवाचं उत्पादन होतं अशा पद्धतीचं ज्याला भांडवलशाहीचं चक्र असं म्हणता येईल हे भांडवलशाहीचं चक्र कुठेतरी किंवा त्याचा वेग हळूहळू झालेला आहे गेल्या वीस वर्षांनी त्याचा परिणाम असा झालेला आहे की एका बाजूला भांडवली अर्थव्यवस्था सरप्लस जनरेट करत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला हा जनरेट होणारा surplus कुठे नक्की गुंतवायचा हे भांडवलशाहीलाच माहीत नाही त्याचा परिणाम असा झालेला आहे जास्तीत जास्त लोकांना ज्याला कर्ज रिचवणं म्हणतात जसं जमिनीमध्ये पाणी रिचवलं जातं अशा पद्धतीने संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीचं वित्त भांडवल ज्या पद्धतीचं फायनान्स कॅपिटल फ्लोट होत आहे गेले वीस वर्ष ज्या फ्लोट होणाऱ्या वित्त भांडवलाला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज नाही आहेत ते सगळं वित्त भांडवल याला अनुत्पादक असं म्हणता येईल अशा पद्धतीच्या stock market derivative market commodity market अशा पद्धतीच्या याच्यात गुंतवलं जात आहे सगळ्याच ठिकाणच्या फक्त अमेरिका आणि युरोपमध्ये नाही भारत चीन म्हणजे मी चीनकडे येणार आहे कारण ग्रीसमध्ये जे काही घडलं त्याच्या पोटातच चायनामधल्या घडामोडी झालेल्या आहेत आणि तो स्वतःला कम्युनिस्ट वडवणारा देश असल्यामुळे आपल्या डाव्या म्हणवणाऱ्या लोकांसाठी त्याच्यात वेगळ्या प्रकारची आत्मीयता आहे ते आपण बोलूया वेळ मिळाला तर नंतर परंतु वित्तीय भांडवलाचं संपूर्ण जे काही कॅरेक्टर आहे आणि वित्तीय भांडवलाचं जे बिहेवियर आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि ग्रीस त्याच्यातली एक कडी आहे युएसचा जो सबप्राईम क्रायसिस झाला दोन हजार सात मध्ये त्याची मुळं आपल्याला शोधता येतील की अमेरिकेतल्या गरिबांना ज्यांना वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या स्वतःचं घर असावं अशी एक सातत्याने स्वप्न होतं परंतु त्याची अवकात नसल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्थेमध्ये रिपेमेंट कपॅसिटी नसल्यामुळे त्यांची पत नसल्यामुळे क्रेडिट वर्दीनेस नसल्यामुळे त्यांना नॉर्मल कोर्समध्ये गृहकर्ज मिळणं अशक्य होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती वित्तीय क्षेत्राने मोठ्या प्रमाणावरती त्यांची पत नव्हती अशा लाखो कुटुंबांना गृहकर्ज वाटली दोन हजार सातच्या आधी हा जवळजवळ एकोणीशे ब्याण्णव पासून सुरू झालेला फिनॉमना होता लिबरल हाऊसिंग लोन वाटणं आणि त्याची मुळं देखील अशी होती की अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीचं फायनान्स फायनान्स कॅपिटल फ्लोट होत आहे त्याला अव्हेन्यूज नाहीत त्याला बॉरोवर नाहीत त्याला टेकर्स नाही आणि म्हणून प्राईम बॉरोवर सब प्राईमचा अर्थ ज्यांची पत नाही असा त्या पत नसणाऱ्या कस्टमर्सना देखील फायनान्स कॅपिटल देणं किंवा गृहकर्जाच्या मार्फत ते देणं हे आपण रिटेलमध्ये बघतो हीच गोष्ट वेगवेगळ्या राष्ट्रांच्या पातळीवरती देखील मला असं वाटतं की झालेली आहे आणि ग्रीस देखील त्याचाच एक तरी आपल्याला त्या ह्याच्यात आपल्याला बघता येईल वेगवेगळ्या राष्ट्रांना आय एम एफ असू दे वर्ल्ड बँक असू दे एशियन डेव्हलपमेंट बँक असू दे किंवा ईसीबी असू दे या सगळ्या संस्था आहेत आणि अधिक सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला भारतामध्ये अजून माहित नाहीये की ज्याला मल्टीनॅशनल बँका म्हणतात त्या मल्टीनॅशनल बँका देखील मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रांना कर्ज देतात म्हणजे ग्रीसकडे मोठ्या प्रमाणावरती प्रायव्हेट बँका म्हणजे सिटी बँक जेपी मॉर्गन असेल किंवा ग्रीनलेज असेल अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या ज्या बार्कलेज कर्ज असेल मधल्या मोठ्या मोठ्या बँका ज्या आहेत त्या सगळ्या बँका राष्ट्रांना कर्ज देतात आणि राष्ट्र हे त्यांचे रुळको असतात मधल्या काळामध्ये ज्यावेळी बेलआउट पॅकेजेस झाली त्यावेळी ह्या बँकांनी प्रचंड लॉबिंग करून आय एम एफ आणि यांच्याकडून मिळालेले पैसे हे आपल्याकडे वळते करून घेतले आणि आत्ताचं जे कर्ज आहे ग्रीसवरचं जवळजवळ थ्री थर्टी बिलियन रोज ते त्याच्यामध्ये प्रायव्हेट बँका अतिशय कमी आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा त्यांच्या त्यांचं जे काय कर्ज होतं ते आय एम एफ आणि ईसीबीनी e स्वतःच्या अंगावर घेतलं आणि जर्मनी आणि फ्रान्स सारखी राष्ट्र देखील आता त्यांच्या स्टेप इन टू सगळा त्याला हे लक्षात घेता की फायनान्स कॅपिटलची फायनान्स कॅपिटलचे जे कॅरेक्टर आहे फायनान्स कॅपिटलची जी प्रवृत्ती आहे ती नको असताना देखील कर्ज देणं ही फायनान्स कॅपिटलचं एक अवच्छेदक लक्षण आहे खरं तर असं आहे की लेंडर बॉरोवरला कर्ज देताना बॉरोवर पेक्षा देखील स्वतः सतर्क असला पाहिजे किंवा असतो कारण तो ज्यावेळी कर्ज देतो त्याची पाच दहा किंवा वीस वर्ष त्यामुळे सगळ्याच टेक जास्त लेंडरचे असतात बॉरोवर पेक्षा देखील कारण उद्या बॉरोवर बँक्रप्ट झाला किंवा उद्या बॉरोवर पळून गेला तर लेंडर डुबणार असतो त्यामुळे बॉरोवरच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं बॉरोवरच्या क्रेडिट वर्दीनेसचा अभ्यास करणं हे खरं लेंडर कडून अपेक्षित आहे परंतु मी मगाशी जसं म्हणालो की जो सबप्राईम क्रायसिस मध्ये आपल्याला दिसतो की ज्याला लोन देताना कर्ज देताना जी असेसमेंट करायची असते कर्ज देताना जो अभ्यास करायचा असतो असतो की बॉरोवरला एक कोटी रुपये देऊ शकतो का दहा कोटी रुपये देऊ शकतो ह्या पद्धतीचे अभ्यास देखील ह्या धनकोंनी या लेंडर्सनी अतिशय त्याला लिबरल असं स्वरूप दिलं किंवा अतिशय हा अगदी कॉन्शियस आणि राजकीय निर्णय होता असं म्हणता येईल माझ्या वाचनात जे आलेलं आहे की आय एम एफ मधले जे इंटरनल स्टडीज होते ते देखील असे होते की ह्याच्या पुढे ग्रीसला आपण कर्ज देऊ नये ते स्टडीज देखील दाबण्यात आले आणि ते आय एम एफच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या समोर टेबलावरती अजेंडा म्हणून ठेवू देण्यात आले नाहीत कारण ते बेल आउट पॅकेज किंवा तुमचं जे होतं ते मला असं वाटतं की द्यायची गरज लेंडरना जास्त होती आणि बॉरोअरना कमी होती वीस मधला आत्ताचा जो स्वरूप ते असं आहे की लोकसंख्या जवळजवळ एक कोटी आहे म्हणजे आपल्या मुंबई शहराच्या किंवा मुंबईचा जो एम एम आर रिजन आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा देखील कमी असेल एम एम आर मुंबई जे काय आहे आपलं मेट्रोपॉलिटन रिजन त्याचीच लोकसंख्या जर अडीच तीन कोटी असेल त्याच्याही पेक्षा ग्रीस अर्ध्याहून कमी आहे ग्रीसची जीडीपी देखील अतिशय थोडी आहे तिथं जे कर्ज म्हणतो तीनशे तीस बिलियन वगैरे ते देखील जागतिक कर्जाची जर आकडेवारी लक्षात घेतली तर अतिशय इनसिग्निफिकंट असं म्हणता येईल म्हणजे ग्रीस या पार रसातळाला गेला समजा तर जागतिक अर्थव्यवस्थेवरती जाऊ दे युरोपच्या अर्थव्यवस्थे देखील फार ओरखाडा पडेल किंवा युरोपची अर्थव्यवस्था काहीतरी कोलमडेल अशी आज परिस्थिती नाहीये परंतु ह्याची जी बॅकग्राऊंड आहे ती अशी आहे की ग्रीकमध्ये बेलआउट आणि संपूर्ण ऑस्टेरिटी मेजर्सनी तयार झालेला जो काय असंतोष होता त्या असंतोषाला प्रतिसाद म्हणून गेल्या सहा महिन्यापूर्वी सिरीजा हा डावीकडे झुकणारा पक्ष ज्याचा मॅनिफेस्टो याचा राजकीय अजेंडाच अँटी ऑस्टेरिटी असा होता त्या अँटी ऑस्टेरिटी या अजेंड्यावरती सिरीजा हा पक्ष निवडून आला आणि this is a kind of warning to the rulers in the European union आणि सिरीजा हा लेफ्ट पार्टीला कुठेतरी कोंडीत पकडणं आणि युरोपमधल्या राज्यकर्त्यांना अशी एक कुठेतरी भीती आहे की सिरीजाचा प्रयोग गावीकडे झुकणाऱ्या पक्षाचा जर प्रयोग तिथे यशस्वी झाला आणि त्याला आपण नको तेवढा भाव दिला तर युरोपमध्ये मुळं धरणारे जे काही वेगवेगळे राजकीय राजकीय गट आहेत मध्ये आहेत मध्ये आहेत खुद्द मध्ये आहेत या ठिकाणी त्यांना बळ मिळेल आणि पूर्ण युरोपियन युनियनचा जो प्रयोग आहे तो कुठेतरी कोसळेल गेल्या पंचवीस तीस वर्षाची त्यातली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे ग्रीसला धडा शिकवणं हा फक्त जागतिक अर्थव्यवस्थेवरती काहीतरी प्रचंड परिणाम होणार आहे एवढंच त्याचा कुठेतरी हे नाही आहे त्याच्यातला जो राजकीय मेसेज आहे हा मला असं वाटतं की आर्थिक मेसेज जोडीला देखील खूप महत्वाचा आहे